प्रथमस्कंध चौदावा अध्याय अपशकून पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेकडे निघून येणे परत येणे सूत उवाच संप्रस्थिते द्वारकायाम ज्येष्ठो ज्ञा ज्ञातुं च पुण्यश्लोकस्य कृष्णस्य च विशेष कृष्णस्य च विचेष्टितम सूत म्हणाले स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले त्यांनी पाहिले की काळाची गती भयंकर होऊ लागली आहे ज्यावेळी जो ऋतू असावयास पाहिजे तो असत नाही आणि त्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत लोक क्रोधी लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत आपला जीवन निर्वाह चालवण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहेत सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत एवढेच काय मैत्रीमध्येही कपट आहे पिता माता सगळे सोयरे बंधू पती पत्नी यांच्यात तंटे होऊ लागले आहेत कलियुग आल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ दंभ अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्ट सूचक अपशकून होऊ लागले आहे हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाले युधिष्ठिर म्हणाले भीमसेना अर्जुनाला आम्ही द्वारकेला यासाठी पाठवले होते की तेथे जाऊन त्याने पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करीत आहे याची माहिती घ्यावी आणि सगळे सोर्यांना भेटून यावे सात महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही तो अजून का आला नाही याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाही देवर्षी नारदाने सांगितले होते की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात ती तर वेळ आली नाही ना त्याच भगवंतांच्या कृपेने आम्हाला ही संपत्ती राज्य पत्नी प्राण कुल संतान शत्रूंवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे हे नरश्रेष्ठा बघ ना आकाशात उल्कापात इत्यादी पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकून होऊ लागले आहे यावरून वाटते की लवकरच बुद्धिमोहाने झाकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे भीमसेना माझी डावी मांडी डावा डोळा आणि डावा हात वारंवार फडफडू लागला आहे हृदयात धडकी भरली आहे लवकरच काहीतरी अनिष्ट होणार आहे बंधो सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे बघ ना तिच्या तोंडातून ज्वाळाही निघत आहेत आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे भीमसेना गायीसारखे शुभ पशु माझ्या डाव्या बाजूने आणि गाढवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहेत माझे घोडे मला रडताना दिसत आहेत मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहत आहेत दिशा धुसर झाल्या आहेत सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खळी पडत आहेत पृथ्वीवर पर्वतांसह भूकंप होऊ लागले आहेत ढग जोराने गडगडत आहेत आणि चहूकडे विजा चमकू लागले आहेत शरीराला झोमणारा आणि धुळीने अंधार पसरणारा झंझावात सुरू झाला आहे ढग जणू किळसवाणा रक्ताचा सडा पाडू लागले आहेत पहाना सूर्य फिका दिसू लागला आहे आकाशात ग्रहांची एकमेकांची टक्कर होत आहे भूतगणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे नद्या नद तळी आणि लोकांची मने क्षुब्ध होऊ लागली आहे तूप घातले तरी अग्नी पेटत नाही हा भयंकर काळ काय करील हे सांगता येत नाही वासरे दूध पित नाहीत गायी दूध देत नाहीत गोठ्यामध्ये गायी आसू ढाळीत आहेत बैलही उदास आहेत देवतांच्या मूर्ती रडवेल्या चेहऱ्याच्या दिसत आहेत त्यांच्या अंगातून घाम वाहत आहे आणि त्या हलूही लागल्या आहेत बंधो हा देश गाब शहरे बगीचे खाणी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत हे आम्हाला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे हे मोठमोठे उत्पाद पाहून मला तर असे वाटू लागले आहे की निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंतांच्या अन्य कुणाकडेही न आढळणाऱ्या सौंदर्याने शोभणाऱ्या चरणांना पारखी झाली आहे शौनक महोदय हे भयंकर उत्पाद पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते एवढ्यात द्वारकेकडून अर्जुन परत आला युधिष्ठिराने पाहिले की अर्जुन इतका हवाल दिल पूर्वी कधीच झाला नव्हता त्याने तोंड खाली घातले होते त्याच्या कमळासारख्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि शरीरावर बिलकुल तेजेला नव्हता अशा स्थितीतच अर्जुनाने युधिष्ठिरांच्या चरणावर लोटांगण घातले तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सुहृदांच्या समक्ष त्याने अर्जुनाला विचारले युधिष्ठिर म्हणाले बंधो द्वारका नगरीत आपले नातलग असलेले मधु भोज दाशार्ह अर्ह सात्वत अंधक आणि वृष्णिकुलातील यादव यांचे कुशल आहे ना आमचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूंसह खुशाल आहेत ना त्यांची पत्नी देवकी आणि तिच्या सात बहिणी आपल्या पुत्र सुनांसह आनंदात आहेत ना ज्यांचा मुलगा कंस अतिशय दुष्ट होता तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ देवक यांच्यासह हयात आहे ना रुदिक त्याचा मुलगा कृतवर्मा अक्रूर जयंत गद सारण तसेच शत्रुजित इत्यादी यादववीर कुशल आहेत ना या देवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना वृष्णिवंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न सुखरूप आहे ना युद्धामध्ये मोठी चपळता दाखवणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना सुषेण चारुदेशन जांबवती पुत्र सांब आणि आपल्या पुत्रांसहित ऋषभ आदी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्र सुद्धा प्रसन्नचित्त आहेत ना तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव उद्धव इत्यादी सेवक सुनंद नंद इत्यादी प्रमुख यदवंशी जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण कुशल आहेत ना आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का भक्तवत्सल ब्राह्मण भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वकीयांसह द्वारकेतील सुधर्मा सभेत आनंदात आहेत ना ते आदिपुरुष श्रीकृष्ण बलरामांसह जगाचे परम मंगल कल्याण आणि उन्नती भावी म्हणून यदवंश रूपी क्षीरसागरात विराजमान आहे त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदवंशीय पृथ्वीवरील सर्वांच्या द्वारा सन्मानित झाले असून श्री विष्णूंच्या पार्षदांप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत सत्यभामा इत्यादी सोळा हजार राण्या केवळ भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्यामुळे युद्धामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्रायणीलाच उपभोग्य वस्तू असणाऱ्या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलवपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मा आपल्या चरणांनी आक्रमित आक्रमण करीत आहे बंधू अर्जुना हे पण मला सांग की तू कुशल आहेस ना मला तू निस्तेज दिसतोस तू तेथे पुष्कळ दिवस राहिलास त्यावेळी तुझा मानसन्मानात कमतरता तर आली नाही ना तुझा कोणी अपमान तर केला नाही ना अपमानास्पद अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतकरण दुखावले तर नाही ना किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्याने मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस असे तर झाले नाही ना तू नेहमी शरण आलेल्यांचे रक्षण करीत आलेला आहेस तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण बालक गाय वृद्ध रोगी स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तू झिडकारले तर नाहीस ना तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तर केला नाहीस ना किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्य रीतीने वागला नाहीस ना येताना वाटे तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणाऱ्याने तुला पराजित तर केले नाही ना किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाहीस ना तुला न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसशील याची मला खात्री आहे न जाणो परमप्रियतम अभिन्न हृदय परमसुहृद अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल म्हणून तू असा उदास असावास याशिवाय तुला दुःख होणारे होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही क्वचित प्रेष्ठ स्तमेनाथ हृदयनात्मबंधुना रहितो नित्यम मन्यसे तेन्यथा नरुक इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां युधिष्ठिर युधिष्ठिरवितर्को नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु